कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तम् कमलनयनम् योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुम् भवभयहरम् सर्वलोकैकनाथम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयम् नुमः ॐ नमो भगवते वासुदेवाय जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदाम् यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यम् परम् धीमहि सत्यम् परम् धीमहि सत्यं परं धीमहि धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सताम् वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदम् तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितम् फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतम् रसमालयम् मोहरहो रसिका भुवि भावुकाः या सृष्टीत असलेल्या आकाशादी सर्व पदार्थात परमात्म्याचे अस्तित्व आहे आणि नसलेल्या वंध्या पुत्रासारख्या पदार्थात त्याचे अस्तित्व नाही त्या अर्थी या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय त्याच्यापासूनच होतात तो सर्वज्ञ असून स्वयंप्रकाश आहे ज्या वेदांच्या बाबतीत मोठमोठे विज्ञान मोहित होतात ते वेद आदिकवी ब्रह्मदेवाच्या अंतःकरणात ज्याने केवळ संकल्पाने प्रकाशित केले ज्याप्रमाणे मृगजळात तेजावर पाण्याचा भास पाण्यावर मातीचा म्हणजे काचेचा भास किंवा मातीवर म्हणजे काचेवर पाण्याचा भास हा अधिष्ठान सत्तेमुळे सत्य वाटतो त्याप्रमाणे ज्याच्या सत्तेमुळे माया निर्मित त्रिगुणात्मक किंवा जागृती स्वप्न सुषुप्ती रूप किंवा भूत इंद्रिय देवता स्वरूप सृष्टी मिथ्या असूनही सत्य भासते आणि जो स्वतःच्या तेजामुळे मायेपासून पूर्णपणे नेहमी मुक्त आहे अशा परमसत्य परमात्म्याचे आम्ही ध्यान करतो महामुनी व्यास निर्मित या श्रीमद भागवत महापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्माचे निरूपण केले आहे यात करण असणाऱ्या सत्पुरुषांनी जाणण्याजोग्या मूळ परमात्म्याचे निरूपण केले आहे ते आधिभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परमकल्याण करणारे आहे ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात त्यावेळी भगवंत विनाविलंब त्यांच्या हृदयात स्थिर होतात तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्रीयाची काय गरज आहे बरे भक्तिरस जाणणारे भक्तजन हो हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे जो शुकदेवरूप पोपटाच्या मुखाचा संबंध आल्याने अमृतसरसाने परिपूर्ण आहे हा मूर्तिमान रस आहे जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवत रसाचे पृथ्वीवर वारंवार पान करीत रहा <coughs> कथेचा प्रारंभ भगवान विष्णू आणि देवता यांचे परम पुण्यमय ठिकाण असलेल्या नैमिषारण्यात एकदा शौनकादी ऋषींनी भगवतप्राप्तीच्या इच्छेने एक हजार वर्षापर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले एक दिवस या ऋषींनी प्रातकाली अग्निहोमादिक नित्यकर्मे आटोपून सुतांचे पूजन केले आणि त्यांना एका उच्चासनावर बसून मोठ्या आदराने प्रश्न केला ऋषी म्हणाले सूत महोदय आपण निष्पाप आहात आपण सर्व इतिहास पुराणे आणि धर्मशास्त्रांचे यथाशास्त्र अध्ययन केले आहे तसेच त्यांचे चांगल्या तऱ्हेने निरूपणही केले आहे वेद जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान बादरायण म्हणजेच व्यास आणि भगवंतांच्या सगुण निर्गुण स्वरूपाला जाणणाऱ्या अन्य मुनिवरांनीही ज्या विषयांचे ज्ञान ग्रहण केले आहे ते सर्व ज्ञान त्यांच्या कृपेने आपल्याला मिळालेले आहे कारण गुरुजन आपल्या शिष्य प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही देतात तेव्हा महोदय आपण कृपा करून हे सांगा की त्यातून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परमकल्याण होईल असे कोणते सोपे साधन आपण निश्चित केले आहे या कलियुगात लोकांचे आयुष्य बहुतेक कमी झाले आहे ते आळशी झाले आहेत त्यांची समजूत यथातथाच आहे ते अभागी आहेत शिवाय ते अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत अनेक कर्मांचे वर्णन असलेली जाणण्यासारखी विभागवार शास्त्रे पुष्कळ आहेत म्हणून हे साधो आपण आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढून आम्हा श्रद्धाळू लोकांना ते सांगा त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चिंत होईल सूत महोदय आपले कल्याण असो यदुवंशीयांचे रक्षक भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव देवकीपासून कशासाठी जन्म घेतला ते आपण जाणताच आम्ही ते ऐकू इच्छितो आपण कृपा करून त्याचे वर्णन करा कारण भगवंतांचा अवतार जीवांच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो हा जीव वारंवार जन्ममृत्यूच्या घोर सापळ्यात अडकला आहे या स्थितीतही जर त्याने कधी भगवंतांच्या नामाचा उच्चार केला तर तो त्याच क्षणी मुक्त होतो कारण स्वतः भय भगवंतांना भीते भगवंतांना शरण गेल्यामुळे परमशांत झालेले मुनिजन केवळ स्पर्शानेही जीवांना ताबडतोब पवित्र करतात त्याऐवजी गंगाजल पुष्कळ दिवस सेवन केल्यानंतरच मग कोठे पवित्र करते असे पुण्यात्मे भक्त ज्यांच्या लीलांचे गुणगान करतात त्या भगवंतांचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र यश ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही ते आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात नारदादी महात्म्या पुरुषांनी त्यांच्या औदार्यपूर्ण कर्माचे वर्णन केले आहे आम्हा श्रद्धाळूंसाठी आपण त्यांचे वर्णन करावे अहो बुद्धिमान सूत सर्व समर्थ प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छंद रीतीने लीला करतात आपण त्या श्रीहरींच्या मंगलमय अवतार कथांचे वर्णन करा रसज्ञ श्रोत्यांना पावला पावला गणिक भगवंतांच्या लीलांमधून नवनवीन रसांचा अनुभव येत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही भगवान श्रीकृष्णांनी गुप्त राहून मनुष्य रूपाने बलरामासहित असे काही पराक्रमही केले की जे सामान्य मनुष्य करू शकणार नाही कलियुग आले आहे असे जाणून या वैष्णव क्षेत्रात आम्ही दीर्घकाळ चालणाऱ्या सत्राचा संकल्प करून बसलो आहोत त्यामुळे श्रीहरींची कथा ऐकण्यासाठी आम्हाला पुष्कळ वेळ आहे हे कलियुग अंतःकरणातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारे आहे यातून फार मोठे कठीण आहे यातून पार होणे फार मोठे कठीण आहे ज्याप्रमाणे समुद्र पार करणाऱ्या नावाडी मिळावा त्याप्रमाणे कलियुगातून पार पडण्याची इच्छा करणाऱ्या आम्हाला ब्रह्मदेवाने आपली भेट घडवून दिली आहे ब्रूही योगेश्वरे कृष्णे ब्रह्मणे धर्मवर्मणी स्वाम काष्ठामधुनोपेते धर्म कम शरण धर्मरक्षक ब्राह्मण भक्त असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणा शरण गेला हे आपण सांगावे इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे नैमिषीयोपाख्याने प्रथमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु